إن الله يدافع عن الذين آمنوا إن الله لا يحب كل خوان كفور निश्चितच अल्लाह प्रतिकार करतो त्या लोकांच्या बाजूनं ज्यांनी इमान आणलं आहे निश्चितच अल्लाह कुणा आभार करणाऱ्या कृतज्ञाला पसंत करत नसतो أذن للذين يقاتلون بأنهم ظلموا وإن الله على نصرهم لقدير الذين أخرجوا من ديارهم بغير حق إلا أن يقولوا ربنا الله ولولا دفع الله الناس بعضهم ببعض لهدمت صوامع وبيع وصلوات وصلوات ومساجد يذكر فيها اسم الله كثيرا ولينصرن الله من ينصره إن الله لقوي عزيز परवानगी दिली गेली त्या लोकांना ज्यांच्या विरुद्ध युद्ध सुरू आहे कारण ते अत्याचार पीडित आहेत आणि अल्लाह निश्चितपणे त्यांच्या मदतीला समर्थ आहे हे ते लोक आहेत जे आपल्या घरातून नाहक काढले गेले केवळ या प्रदापाई की ते म्हणत असत आमचा रब अल्लाह आहे जर अल्लाह लोकांना एक दुसऱ्याकरवी हटवत राहू नये तर मठ आणि चर्च आणि सिनेगॉग आणि मस्जिदी ज्यात अल्लाचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं सर्व उद्ध्वस्त केली जातील अल्लाह जरूर त्या लोकांना सहाय्य करील जे त्याला सहाय्य करतील وإن يكذبوك فقد كذبت قبلهم قوم نوح وعاد وثمود وقوم إبراهيم وقوم لوط وأصحاب مدين وكذب موسى فأمليت للكافرين ثم أخذتهم فكيف كان نكير فكأي من قرية أهلكناها وهي ظالمة فهي خاوية على عروشها وبئر معطلة وقصر مشيد हे पैगंबर सल्लेला वसलम जर ते म्हणजे काफिर तुम्हाला खोटं ठरवत आहेत तर त्यांच्यापूर्वी नूह अल इस्लामचे लोक आणि आद लोक आणि समूद लोक आणि इब्राहिम अल इस्लामचे लोक आणि लूत अल इस्लामचे लोक आणि मदियन निवासियांनी देखील खोटं लेखलं आहे आणि मुसा अल इस्लाम यांना देखील खोटं लेखलं गेलं आहे या सर्व सत्याचा इन्कार करणाऱ्यांना मी अगोदर सवड दिली मग पकडलं आता पाहून घ्या की माझी यातना कशी होती कित्येक अपराधी वस्त्या आहेत ज्यांना आम्ही नष्ट केला आहे आणि आज त्या आपल्या छतावर पालथ्या पडलेल्या आहेत कित्येक विहिरी निरुपयोगी आणि कित्येक महाल भग्नावशेष बनले आहेत ولكن تعمى القلوب التي في الصدور काय हे लोक भूतलावर चालले फिरले नाहीत की जेणेकरून यांचे हृदय बोध घेणारे आणि यांचे कान ऐकणारे बनले असते वस्तुस्थिती अशी आहे की डोळे आंधळे नसतात तर ती हृदय आंधळी बनतात जी उरात आहेत ويستعجلونك بالعذاب ولن يخلف الله وعده وإن يوما عند ربك كألف سنة مما تعدون وكأي من قرية أمليت لها وهي ظالمة ثم أخذتها وإلي المصير हे लोक प्रकोपासाठी घाई करत आहेत अल्लाह कदापि आपल्या वचनाच्या विरुद्ध करणार नाही पण तुझ्या रबजवळील एक दिवस तुमच्या गणनेतील हजार वर्षाबरोबर असतो कित्येक वस्त्या आहेत ज्या जुलमी होत्या मी त्यांना प्रथम सवड दिली मग पकडलं आणि सर्वांना परत तर माझ्याकडेच यायचं आहे قل يا أيها الناس إنما أنا لكم نذير مبين فالذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة ورزق كريم والذين سعوا في آياتنا معاجزين أولئك أصحاب الجحيم हे पैगंबर सल्लेला वसलम सांगून टाका की लोक मी तर तुमच्यासाठी केवळ ती व्यक्ती आहे जी वाईट वेळ येण्यापूर्वी स्पष्टपणे खबरदार करणारी असावी मग जे इमान आणतील आणि सत्कृत्य करतील त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मानाची रोजी आणि जे आमच्या आयतींना नष्ट वैभव करण्याचा प्रयत्न करतील ते नरकाचे सोबती आहेत أرسلنا من قبلك من رسول ولا نبي إلا إذا تمنى ألقى الشيطان في أمنيته فينسخ الله ما يلقي الشيطان ثم يحكم الله آياته والله عليم حكيم ليجعل ما يلقي الشيطان فتنة للذين في قلوبهم مرض والقاسية قلوبهم وإن الظالمين لفي شقاق بعيد وليعلم الذين أوتوا العلم أنه الحق من ربك فيؤمنوا به فيؤمنوا به فتخبت له قلوبهم وإن الله لهادي الذين آمنوا إلى صراط مستقيم आणि हे पैगंबर सल्लेला वसलम तुमच्यापूर्वी आम्ही कोणी असा प्रेषितही पाठवला नाही की नबी देखील ज्याच्या बाबतीत हा मामला समोर आला नसावा की जेव्हा त्यानं इच्छा केली शैतान त्याच्या इच्छेत विघ्न करता झाला अशा प्रकारे शैतान जी काही विघ्न आणतो अल्लाह त्यांना नाहीच करतो आणि आपल्या आयतींना सुदृढ करून टाकतो अल्लाह सर्वज्ञ आहे आणि बुद्धिमान तो यासाठी असं होऊ देतो की जेणेकरून शैतानने आणलेल्या खराबीला उपद्रव बनवावं त्या लोकांसाठी ज्यांच्या हृदयांना दांभिकतेचा रोग जडला आहे आणि त्यांची हृदय खोटी आहेत वस्तुस्थिती अशी आहे की हे जाणीव लोक देशात फार दूर निघाले आहेत आणि ज्ञानाचे विभूषित लोकांनी जाणून घ्यावं की हे सत्य आहे तुझ्या रबकडून आणि त्यांनी यावर इमान आणावं आणि त्यांची हृदय याच्या समोर नमावीत निश्चितच अल्लाह इमान आणणाऱ्यांना नेहमी सरळ मार्ग दाखवतो ولا يزال الذين كفروا في مرية منه حتى تأتيهم الساعة بغتة حتى تأتيهم الساعة بغتة أو يأتيهم عذاب يوم عقيم इन्कार करणारे तर याच्याकडून शंकेतच पडलेले राहतील येत पावेतो की त्यांच्यावर कयामतची घटका अकस्मात यावी अथवा एक अशुभ दिनाचा प्रकोप कोसळावा الملك يومئذ لله يحكم بينهم فالذين آمنوا وعملوا الصالحات في جنات النعيم त्या दिवशी बादशाह ही अल्लाची असेल आणि तो त्यांच्या दरम्यान फैसला करेल जे इमान बाळगणारे आणि सत्कृत्य करणारे असतील ते ऐश्वर संपन्न जन्नतीत जातील आणि ज्यांनी कुफ्र केला असेल आणि आमच्या आयतींना खोटं ठरवलं असेल त्यांच्याकरता अपमानजनक प्रकोप असेल والذين هاجروا في سبيل الله ثم قتلوا أو ماتوا ليرزقنهم الله ليرزقنهم الله رزقا حسنا وإن الله لهو خير الرازقين आणि ज्या लोकांनी अल्लाच्या मार्गात स्वदेश त्याग हिजरत केली मग ठार केले गेले अथवा मृत्यू पावले अल्लाह त्यांना उत्तम रोजी देईल आणि निसंशय अल्लाह सर्वोत्तम रोजी देणार आहे तो त्यांना अशा ठिकाणी पोचवेल जेणेकरून ते आनंदित होतील निसंशय अल्लाह सर्वज्ञ आणि सहिष्णू आहे हा तर आहे त्यांचा शेवट आणि जो कोणी बदला घेईल तसाच की जसा त्यांच्याशी केला गेला आणि मग त्यावर ही झाली असेल तर अल्लाह त्याला साह्य अवश्य करेल अल्लाह माफ करणारा आणि क्षमाशील आहे ذلك بأن الله يولج الليل في النهار ويولج النهار في الليل ويولج النهار في الليل وأن الله سميع بصير ذلك بأن الله هو الحق وأن ما يدعون من دونه هو الباطل وأن الله هو العلي الكبير हे यासाठी की रात्रीतून दिवस आणि दिवसातून रात्र काढणारा अल्लाच आहे आणि तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे हे यासाठी की अल्लाह सत्य आहे आणि ते सर्व मिथ्या आहेत ज्यांचा अल्लाहला सोडून ते धावा करतात आणि अल्लाच वर्चस्व बाळगणारा आणि महान आहे ألم تر أن الله أنزل من السماء ماء فتصبح الأرض مخضرة إن الله لطيف خبير له ما في السماوات وما في الأرض وإن الله لهو الغني الحميد काय तुम्ही हे पाहत नाही की अल्लाह आकाशातून पाण्याचा वर्षाव करतो की ज्यामुळे पृथ्वी हिरवीगार बनते वस्तुस्थिती अशी आहे की तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणारा आहे त्याचंच आहे जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीत आहे निसंदेह तोच निरपेक्ष आणि स्तुत्य आहे ألم تر أن الله سخر لكم ما في الأرض والفلك تجري في البحر بأمره ويمسك السماء أن تقع على الأرض إلا بإذنه إن الله بالناس لرؤوف رحيم وهو الذي أحياكم ثم يميتكم ثم يحييكم إن الإنسان لكفور काय तुम्ही पाहत नाही की त्यानं ते सर्व काही तुमच्यासाठी वशीभूत केलं आहे जे पृथ्वीत आहे आणि त्यानंच नावीला नियमबद्ध केला आहे की ती त्याच्या आज्ञेनं समुद्रात चालते आणि त्यानंच आकाशाला अशा प्रकारे सांभाळलं आहे की त्याच्या आज्ञेशिवाय ते जमिनीवर पडू शकत नाही वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांसाठी फार प्रेमळ आणि दयाळू आहे तोच आहे ज्याने तुम्हाला जीवन प्रदान केलं आहे तोच तुम्हाला मरण देतो आणि तोच पुन्हा तुम्हाला जिवंत करील खरं असं आहे की मनुष्य फारच सत्य नाकारणारा आहे لكل أمة جعلنا منسكا هم ناسكوه فلا ينازعنك في الأمر وادع إلى ربك إنك لعلى هدى مستقيم प्रत्येक लोकसमुदायाकरता उम्मत करता आम्ही एक उपासना पद्धती निश्चित केली आहे ज्याचं अनुकरण तो करतो तर मग हे पैगंबर सल्लेला वसलम त्यांनी या बाबतीत तुमच्याशी भांडण करू नये तुम्ही आपल्या रबकडे नियंत्रण द्या निसंशय तुम्ही सरळ मार्गावर आहात आणि जर ते तुमच्याशी झगडले तर सांगा की जे काही तुम्ही करत आहात अल्लाला चांगलंच माहित आहे अल्लाह कयामतच्या दिवशी तुमच्या दरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावेल ज्यांच्यात तुम्ही मतभेद करत राहिला आहात काय तुम्हाला माहित नाही की आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक वस्तू अल्लाच्या माहितीत आहे सर्व काही एका पुस्तकात नोंदलेलं आहे अल्लासाठी हे काहीही कठीण नाही हे लोक अल्लाला सोडून त्यांची उपासना करत आहेत त्यांच्या संबंधी त्यांना एखादं प्रमाणही उतरवलं नाही आणि हे स्वतः देखील त्यासंबंधी काही ज्ञानही बाळगत नाही या जालिमांसाठी कोणीही सहाय्यक नाही وإذا تتلى عليهم آياتنا بينات تعرف في وجوه الذين كفروا المنكر يكادون يسطون بالذين يتلون عليهم آياتنا قل أفأنبئكم بشر من ذلكم النار كفروا وبئس आणि जेव्हा यांना आमच्या सुस्पष्ट आयती ऐकवल्या जातात तेव्हा तुम्ही पाहता की सत्याचा इन्कार करणाऱ्यांचे चेहरे विकृत होऊ लागतात आणि असं वाटतं की आता ते त्या लोकांवर तुटून पडतील जे आमच्या आयती यांना ऐकवतात यांना सांगा मी दाखवू का तुम्हाला की याच्यापेक्षा अधिक वाईट गोष्ट कोणती आहे आग وإن يسلبهم الذباب شيئا لا يستنقذوه منه ضعف الطالب والمطلوب लोक हो एक उदाहरण दिलं जात आहे लक्षपूर्वक ऐका ज्या देवांचं तुम्ही अल्लाला सोडून धावा करता ते सर्वजण मिळून एक माशी देखील उत्पन्न करू इच्छित असतील तर करू शकणार नाहीत किंबहुना जर माशीनं त्यांच्याकडून एखादी वस्तू हिसकावून घेतली तर ते ती सोडवू देखील शकत नाहीत मदत इच्छिणारेही दुबळे आणि ज्यांच्याकडून मदत इच्छिली जाते तेही दुबळे या लोकांनी अल्लाची कदरच ओळखली नाही जशी ती ओळखणं प्रामाण्य आहे वस्तुस्थिती अशी आहे की शक्तिमान आणि प्रतिष्ठावान तर अल्लाच आहे अल्लाह سميع يعلم ما بين وما خلفهم الله ترجع वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह आपल्या आज्ञा पाठवण्यासाठी फरिश्त्यांपैकी सुद्धा संदेश वाहक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 परंपरेवर मिल्लतवर अल्लानं पूर्वी सुद्धा तुमचं नाव मुस्लिम ठेवलं होतं आणि या कुराणमध्ये सुद्धा तुमचं असंच नाव आहे जेणेकरून पैगंबरांना तुमच्यावर साक्षी राहावं आणि तुम्ही लोकांवर साक्षीदार म्हणून नमाज कायम करा जकात द्या आणि अल्लाशी निगडीत व्हा तो आहे तुमचा वाली फारच चांगला आहे तो वाली आणि फारच चांगला आहे तो सहाय्यक